श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग एकोणीस श्री भुषुंड म्हणाले त्या देवींचा असा मोठा महोत्सव चालला असता त्यांची ती उत्तम वाहने म्हणजे पक्षी तसेच उन्मत्त झाले ते हसले नाचले व त्यांनी रक्तप्राशन केले त्या महोत्सवामध्ये आसवाने उन्मत्त झालेल्या ब्राह्मी देवीच्या रथाच्या हंसी व लांबुदेवीच्या रथाचा चंडकाक आकाशात एकत्र नाचू लागली <clears throat> नाचणाऱ्या व आसव पिणाऱ्या त्या हंसींचे समुद्राच्या वेलातटी उत्तम प्रेम जडले त्यांच्या कामाचे उद्दीपन होऊन त्या अनुराग संपन्न झाल्या ज्यांच्या चित्तात अनुराग उत्पन्न झाला आहे अशा त्या सर्व मत्त हंसी क्रमाने चंडकाकाशी रथ झाल्या कारण त्यावेळी त्या सर्वजणी मत्त झाल्या होत्या त्या सात कुलहंसींना प्रिय झालेला हा काक क्रमाने एकेका हंसीशी एकेकीशी इच्छा तृप्त होईपर्यंत व्रत झाला तेव्हा त्या सर्व हंसी अतिशय संतुष्ट होऊन गर्भवती झाल्या नंतर नृत्य करून भागलेल्या त्या देवी अतिशय शांतचित्त होऊन परत आल्या अन्नरूपत्वास प्राप्त झालेल्या प्रिय उमेला त्या महामायावी देवींनी शूलपाणी ईश्वराला भोजनार्थ अर्पण केले <clears throat> परंतु यांनी माझी प्रियाच मला भक्षण करण्यासाठी दिली आहे असे जाणून चंद्रशेखर जेव्हा त्यांच्यावर रागावला तेव्हा त्यांनी तिला आपल्या अंगापासून उत्पन्न करून पुन्हा विवाह विधीने पार्वती शंकराला दिली त्यानंतर त्या सर्व देवी हर व पार्वती आणि त्यांचा सर्व परिवार इत्यादी सर्व अतिशय अतिशय संतुष्टचित्त होऊन आपापल्या दिशेला गेले हे मुनीश्वरा त्या ब्राह्मींच्या हंसी जेव्हा गर्भवती झाल्या तेव्हा त्याने घडलेला सर्व वृत्तांत जसाच्या तसा देवीला निवेदन केला ब्राह्मी म्हणाले बालांनो तुम्ही आता गर्भवती झाला आहात त्यामुळे तुम्ही आता माझा रथ ओढण्यास समर्थ नाही यास्तव तुम्ही आजपासून यथेच्छ संचार करा गर्भाच्या भाराने मंद झालेल्या त्या सर्व हंसींना असे सांगून ती दयाळू देवी ब्राह्मी मोठ्या आनंदाने निर्विकल्प समाधीत स्थित झाली नंतर गर्भाच्या भाराने मंद झालेल्या त्या राजहंसी विष्णूच्या नाभिकमलात ब्रह्मदेवाची ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीस्थानी संचार करत राहिल्या नंतर त्यांचे गर्भ परिपक्व झाले असता नाभिकमलाच्या पाखळीवर वेली जशा अंकुरांना प्रसवतात त्याप्रमाणे त्या कोमल अंड्यांना प्रसवल्या त्यानंतर ती सारयुक्त एकवीस अंडी योग्य काल प्राप्त झाला असता आतील गर्भ पूर्ण होऊन ती पायाने हालचाल करू लागले असता ब्रह्मांडामध्ये द्विधा झाली हे मुने त्या अंड्यांपासून हे आम्ही उत्पन्न झालो आम्ही असे हे एकवीस चंडपुत्र भ्राते आहोत त्या कमलपल्लवावरच आम्ही सर्व उत्पन्न होऊन वाढलो योग्य समी आम्हाला पंख फुटले व आम्ही आकाशात उड्डाण करण्यास समर्थ झालो त्यानंतर आम्ही आमच्या हंसी आयांसह पूज्य ब्राह्मी देवीची फार दिवस व उत्तम प्रकारे आराधना केली पुढे योग्य समयी समाधी सोडून व्युत्थान पावलेल्या व अनुग्रह करण्यास तत्पर असलेल्या त्या पूज्य देवीने म्हणजे म्हणे मुने आम्हावर असा अनुग्रह केला की ज्यामुळे आम्ही मुक्त होऊन राहिलो आहोत नंतर अत्यंत शांतचित्त होऊन एकांतात ध्यानस्थितीमध्ये शांतपणे जाऊन राहूया असा निश्चय करून आम्ही आपल्या पित्यापाशी गेलो तेव्हा पित्याने आम्हाला आलिंगन दिले आम्ही अलंबुसा देवीची पूजा केली तिने कृपादृष्टीने आम्हाला पाहिले व आम्ही विनयादी गुणांनी संपन्न होऊन तेथे राहिलो चंड म्हणाला पुत्रांनो तुम्ही या अनंत वासनातंतूने गुंफलेल्या संसारदारातून खरोखर बाहेर पडला आहा काय जर पार पडला नसाल तर आपण या वृत्सवत्सल भगवतीची प्रार्थना करूया म्हणजे तुम्ही ज्ञानामध्ये पारंगत व्हाल काक म्हणाले बाबा आम्ही ब्राह्मी देवीच्या प्रसादाने ज्ञेय ब्रह्म उत्तम प्रकारे जाणले आहे पण आम्हाला एकांतवास करता येईल अशा एका उत्तम स्थानाची आकांक्षा आहे त्यावर चंड म्हणाला सर्व रत्नसमूहांचा आधार सर्व देवांचा आश्रय अतिशय उंच असा मेरू या नावाचा एक प्रसिद्ध पर्वत आहे चंद्र व सूर्य हे दोन मोठे दिवे ज्यात लावले आहेत व जो प्राण्यांच्या समूहांनी कुटुंबी झाला आहे अशा ब्रह्मांड मंडपाच्या आत तो मेरू सोन्याचा खांबच होऊन राहिला आहे सुवर्णाच्या चंद्रकार मूळ पीठाने संपन्न रक्तयुक्त शिखरे ही ज्याची बोटे आहेत व द्वीपामध्ये ध्वनी करणारे समुद्र हीच ज्यातील कंकणे आहेत असा तो आपला हातच पृथ्वीने वर उंच केला आहे की काय असा भास होतो तो मेरू हा एक राजाच आहे तो जंबूद्वीप या आसनावर स्थित आहे कुलपर्वत याच मांडलिक राजांकडून परिवेष्टित आहे व तो आपले चंद्र व सूर्य हेच नेत्र पर्वतांच्या सभेवरून वारंवार फिरवत असतो नक्षत्रांचा समूह हीच त्याच्या गळ्यात मालती पुष्पांची माळ आहे दिशा या ज्याच्या दशा आहेत असे आकाश हेच एक त्याचे वस्त्र आहे तो हत्ती व सर्प या दोन नागशब्दांच्या अर्थवाचक प्राण्यांचा आधार आहे इंद्रादिक हीच त्याची भूषणे आहेत नगरे ही ज्यांची भूषणे आहेत अशा दिशारूपी रम्य स्त्रिया ज्याच्या सभोवर आहेत पाण्याचा स्त्राव करणारी शीतल मेघरूपी चामरे ज्याच्यावर वारली जात आहेत भूमीच्या पोटात असलेले त्याचे सोळा सहस्रपाद नाग असुर व महासर्प यांच्याकडून पूजले जातात नागाधिक त्याच्या पायांचे सेवन करतात सूर्य व चंद्र हे ज्याचे डोळे आहेत असा त्या मेरूचा देह ऐंशी सहस्र योजने विस्तीर्ण आहे स्वर्गग्रहात त्या देहाची देव गंधर्व व किन्नर याचकडून पूजा केली जाते ब्रह्मर्षी राजर्षी देवर्षी देव पितर गंधर्व किन्नर आपसरा विद्याधर यक्ष राक्षस प्रमथ गुह्यक व नाग ही चौदा प्रकारची भूते एखाद्या संपन्न ग्रस्ताच्या जीवावर त्याचे बांधव जसे उपजीविका करतात त्याप्रमाणे त्या पर्वताच्या आधारावर उपजीविका करतात पण तो पर्वत फारच विस्तीर्ण असल्यामुळे त्या भूतांना परस्परांची स्थाने दिसत नाहीत त्या पर्वताच्या ईशान्य कोणात एक मोठे पद्मराग मणिबय शृंग आहे तो दुसरा सूर्यच उगवला आहे की काय असा त्याचा भास होतो त्याच्या पृष्ठभागी भूतसमूहाने आच्छादित झालेला मोठा कल्पवृक्ष आहे तो जणू काही त्या शिखरारूप आशात जगावे जगाचे प्रतिबिंब प्रतिबिंबत्सा होऊन राहिला आहे त्याच्या दक्षिणेकडील फांदीवर एक शाखा आहे तिची पाने सोन्यासारखी पिवळी आहेत रत्नासारख्या गुच्छांनी तो अगदी दाट भरून गेली आहेत तिच्यावरील फळे चंद्रबिंबासारखी चमकत आहेत मी पूर्वी तेथे एक घर केले होते त्यात रत्ने चमकत असत पुत्रांनो देवी अलंबुसा ध्यान करत बसली म्हणजे मी त्या घरट्यात जाऊन रममाण होत असे रत्नपुष्प रत्नरूपी पुष्पांनी व पानांनी आच्छादित ते झाले होते अमृतासारख्या मधुरफळांनी ते युक्त होते चिंतामण्याच्या काड्यांनी त्याच्या पुढील ओटा केलेला आहे विचारपूर्वक व्यवहार करण्याचे ज्याचे शील आहे अशा काकपुत्रांनी ते घरटे भरलेले असते त्याच्या आतील प्रदेश अतिशय शीतल असतो तो अत्यंत मनोहर व पुष्पांच्या थरांनी भरलेले असते पुत्रांनो देवाना दुर्गम असलेल्या त्या घरट्यात तुम्ही जा आणि तेथे राहून निर्वेदपणे भोग व मोक्ष यास प्राप्त व्हा असे सांगून पित्याने आमचे चुंबन घेतले व आम्हाला कवटाळले देवीने आणून दिलेले मांस जेव्हा त्याने आम्हाला दिले <clears throat> तेव्हा ते खाऊन पित्याच्या व देवीच्या चरणास आम्ही अभिवादन केले आणि त्या विंध्याद्री पर्वतावरील अलंबुसेच्या स्थानापासून उडालो क्रमाने आकाशाचे उल्लंघन करून मेघांच्या छिद्रातून आम्ही वातस्कंधात उतरलो देवांना वंदन केले सूर्याचा परिहार करून स्वर्गलोकातील अमरावतीस जाऊन पोहोचलो हे मुनीश्वरा स्वर्गाचे उल्लंघन करून ब्रह्मलोकास गेलो तेथे आईला व भगवती ब्राह्मीला नमस्कार करून त्या दोघींना लागलीच पित्याचे वचन सांगितले त्या दोघींनीही आम्हाला मोठ्या प्रेमाने आलिंगन देऊन जा अशा आज्ञेने आमचा उत्साह वाढविला तेव्हा त्यांना वंदन करून आम्ही ब्रह्मलोकांकडून निघालो सूर्याप्रमाणे देदीप्यमान होणाऱ्या लोकपालांच्या नगराचे उल्लंघन करून आम्ही आकाशातून गमन करू लागलो पर्वतसंघातून संचार करीत असताना आम्ही त्या घरट्यासाठी फारच आसक्त झालो होतो शेवटी त्या कल्पवृक्षास प्राप्त होऊन आपल्या घरट्यात प्रवेश करून हे मुने आम्ही मौन स्वीकारून राहिलो आम्हापासून सर्व बाधा दूर राहिल्या <clears throat> हे महानुभावा <clears throat> आम्ही उत्पन्न कसे झालो आम्हाला परमात्मबोध कसा झाला व शांतचित्त होऊन त्या स्थानी कसे येऊन राहिलो ते सर्व मी तुला शुद्ध मनाने व मध्ये खंड पडून न देता सांगितले आहे हे महानुभावा आता आणखी मी काय सांगू त्याची मला आज्ञा कर <clears throat> इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे एकोणविशः सर्ग श्रीराम